إن هؤلاء لشرذمة قليلون وإنهم لنا لغائظون وإنا لجميع حاذرون आम्ही मुसा अल इस्लामला दिव्य बोध वह्य पाठवला की रात्रीच्या रात्रीच माझ्या दासांना घेऊन निघून जा तुमचा पाठलाग केला जाईल यावर फिरोननं सैन्य गोळा करण्याकरता शहरात पुकारे पाठवले आणि सांगावा दिला की हे काही मुठभर लोक आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप नाराज केला आहे आणि आम्ही एक असा समुदाय आहोत ज्यांचा बाणा नेहमी सावध राहणं होय فأخرجناهم من جنات وعيون وكنوز ومقام كريم كذلك وأورثناها بني إسرائيل अशा प्रकारे आम्ही त्यांना त्यांच्या बागांमधून आणि त्यांच्या झऱ्यांमधून आणि खजिने आणि त्यांच्या उत्तम निवासस्थानांमधून काढून आणलं हे तर घडलं त्यांच्याशी आणि दुसरीकडे बनी इस्रायलना आम्ही या सर्व वस्तूंचे वारस बनवलं فأتبعوهم مشرقين فلما تراءى الجمعان قال أصحاب موسى إنا لمدركون قال كلا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 आम्ही वाचवलं आणि दुसऱ्यांना बुडवलं या घटनेत एक निशाणी आहे परंतु या लोकांपैकी बहुतेक जण मानणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि दयाळू देखील واتل عليهم نبأ إبراهيم إذ قال لأبيه وقومه ما تعبدون आणि यांना इब्राहिम अल इस्लामचा किस्सा ऐकवा जेव्हा की त्याने आपले वडील आणि आपल्या लोकसमूहाला विचारलं होतं की या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही पूजा करता قالوا نعبد أصناما فنظل لها عاكفين قال هل يسمعونكم إذ تدعون أو ينفعونكم أو يضرون त्यांनी उत्तर दिलं काही मूर्ती आहेत ज्यांची आम्ही पूजा करतो आणि त्यांच्या सेवेत आम्ही लागलेलो असतो त्यानं विचारलं हे तुमचं ऐकतात का जेव्हा तुम्ही यांचा धावा करता अथवा हे तुमचा काही फायदा किंवा नुकसान करतात का قال أفرأيتم ما كنتم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 याशिवाय की एखाद्या व्यक्तीनं शुद्ध हृदयानिशी अल्लाच्या हुजुरात हजर व्हावं وأزلفت الجنة للمتقين وبرزت الجحيم للغاوين وقيل لهم أين ما كنتم تعبدون من دون الله هل ينصرونكم أو ينتصرون त्या दिवशी जन्नत पापविरून जवळ आणली जाईल आणि दोजक भटकलेल्या लोकांसमोर उघडली जाईल आणि त्यांना विचारलं जाईल की आता कुठे आहेत ते ज्यांची तुम्ही ईश्वराला सोडून उपासना करत होता ते तुम्हाला काही सहाय्य करत आहेत का अथवा स्वतःचा बचाव करू शकतात काय فكبكبوا فيها هم والغاوون وجنود إبليس يختصمون تالله إن كنا لفي ضلال مبين إذ نسويكم برب العالمين وما أضلنا إلا المجرمون मग ते उपास्य आणि हे बहकलेले लोक आणि शैतांची सेना सर्वच्या सर्व तिच्यात खालीवर ढकलले जातील तेथे हे सर्व आपापसात भांडतील आणि बहकलेले लोक आपल्या देवांना सांगतील ईश्वराची शपथ आम्ही तर उघडपणे मार्गभ्रष्टतेत गुरफटलेलो होतो जेव्हा की तुम्हाला सर्व जगांच्या रबच्या बरोबरीचा दर्जा देत होतो आणि ते अपराधी लोकच होते ज्यांनी आम्हाला या मार्गभ्रष्टतेत टाकलं आता कोणी आमचा शिफारशीही नाही आणि कोणी जिगरी दोस्तही नाही हाय जर आम्हाला एकदा परतण्याची संधी मिळाली तर आम्ही इमानवाले बनू निश्चितच यांच्यात एक मोठी निशाणी आहे परंतु यापैकी बहुतेक जण इमान आणणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू सुद्धा كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم نوح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون नू अल इस्लामच्या लोकसमूहानं प्रेषितांना खोटं ठरवलं स्मरण करा जेव्हा की त्यांचा भाऊ नू अल इस्लामने त्यांना सांगितलं होतं काय तुम्ही भीत नाही मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे म्हणून तुम्ही अल्लाचं भय बाळगा आणि माझं आज्ञापालन करा وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين فاتقوا الله وأطيعون मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे म्हणून तुम्ही अल्लाचा भय बाळगा आणि निर्धास्तपणे माझ्या आज्ञेत राहा قالوا أنؤمن لك واتبعك الأرذلون قال وما علمي بما كانوا يعملون إن حسابهم إلا على ربي لو تشعرون त्यांनी उत्तर दिलं आम्ही तुला मानावं काय वास्तविकत तुझं अनुकरण शुद्रतम लोकांनी स्वीकारलं आहे नू अल इस्लामने सांगितलं मला काय माहीत की त्यांची कृत्य कशी आहेत त्यांचा हिशेब तर माझ्या रबच्या जिम्मे आहे अरे रे जर तुम्ही विवेक बाळगला असता माझं हे काम नव्हे की ज्यांनी इमान आणलं त्यांना मी धुतकारावं मी तर केवळ एक स्पष्टपणे सावध करणारा मनुष्य आहे त्यांनी सांगितलं हे नुअल इस्लाम जर तू परावृत्त झाला नाहीस तर झिडकारलेल्या लोकांमध्ये समाविष्ट होऊन राहशील قال رب إن قومي كذبوني فافتح بيني وبينهم فتحا ونجني ومن معي من المؤمنين فأنجيناه ومن معه في الفلك المشحون ثم أغرقنا بعد الباقين नू अल इस्लामनं प्रार्थना केली हे माझ्या पालनकर्त्या माझ्या लोकांनी मला खोटं ठरवलं आता माझ्या आणि यांच्या दरम्यान निर्णायक फैसला कर आणि मला आणि जे इमानधारक माझ्या समवेत आहेत त्यांना वाचव शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सोबत्यांना एका भरलेल्या नावेत वाचवलं आणि यानंतर उरलेल्या लोकांना बुडवून टाकलं निश्चितच याच्यात एक निशाणी आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील كذبت عاد المرسلين إذ قال لهم أخوهم هود ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون आज मी पैगंबरांना खोटं लेखलं स्मरण करा जेव्हा त्यांचा भाऊ हुद अल इस्लामने त्यांना सांगितलं होतं तुम्ही भीत नाही काय मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे म्हणून तुम्ही अल्लाचं भय बाळगा आणि माझ्या आज्ञांकित होऊन राहा وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتبنون بكل ريع آية تعبثون وتتخذون مصانع لعلكم تخلدون وإذا بطشتم بطشتم جبارين فاتقوا الله وأطيعون मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक नाही माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे ही तुमची काय अवस्था आहे की प्रत्येक उंच स्थळी व्यर्थ एक स्मारक इमारत बांधून टाकता आणि मोठमोठाले महाल उभारता जणू तुम्हाला सदैव राहायचं आहे आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता तेव्हा जब्बार बनून टाकता म्हणून तुम्ही अल्लाचं भय बागा आणि माझे आज्ञांकित राहा भय बागा त्याचे जनेत ते सर्व काही तुम्हाला दिलं आहे जे तुम्ही जाणता तुम्हाला जनावरं दिलीत संतती दिली उज्ञानं दिली आणि झरे दिलेत मला तुमच्या बाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाची भीती आहे त्यांनी उत्तर दिलं तू उपदेश कर अथवा करू नकोस आमच्यासाठी सर्व एक समान आहे या गोष्टी तर तशाच चालत आलेल्या आहेत आणि आम्ही प्रकोपात गुरफटणारे नाही ते शेवटी त्यांनी त्याला खोटं ठरवलं आणि आम्ही त्यांना नष्ट करून टाकलं निश्चितच यात एक निशाणी आहे परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जण मांडणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील समुद्री प्रेषितांना खोटं ठरवलं आठवा जेव्हा त्यांच्या बंधू सॉले अल इस्लामने त्यांना सांगितलं तुम्ही भीत नाही काय मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय पैगंबर आहे म्हणून तुम्ही अल्लाचं भय वागा आणि माझी आज्ञा पाळत राहा या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे तुम्ही त्या सर्व वस्तूंच्या मध्ये त्या येथे आहेत बस अशाच प्रकारे समाधानाने राहू दिले जाल काय या बागा आणि झऱ्यात या शेतांमध्ये आणि खजुरींच्या बागांमध्ये की ज्यांचे घड रसाळ आहेत तुम्ही डोंगर खणून खणून अभिमानाने त्यांच्यात इमारती उभारता अल्लाचं भय बागा आणि माझी आज्ञा पाळत राहा त्या मोकाट लोकांचं आज्ञापालन करू नका जे पृथ्वीतलावर उपद्रव माजवतात आणि कोणतीही सुधारणा करत नाहीत त्यांनी उत्तर दिलं तू केवळ एक जादू पीडित मनुष्य आहेस तू आमच्यासारखा एका माणसाशिवाय अन्य काय आहेस आणि एखादी निशाणी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 فاتقوا الله وأطيعون लूत अल इस्लामच्या लोकांनी प्रेसिडांना खोटं ठरवलं स्मरण करा जेव्हा की त्यांचा भाऊ लूत अल इस्लामने त्यांना सांगितलं होतं काय तुम्ही भीत नाही मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय पैगंबर आहे म्हणून तुम्ही अल्लाच भय बागा आणि माझी आज्ञा पाळत राहा मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे काय तुम्ही जगातील निर्मितीपैकी पुरुषाजवळ जाता आणि तुमच्या पत्नीमध्ये तुमच्या रबनं तुमच्यासाठी जे काही निर्माण केलं आहे ते सोडून देता किंबहुना तुम्ही लोक तर मर्यादा ओलांडून गेला आहात قالوا لئن अल इस्लाम जर तू या गोष्टींपासून परावृत्त झाला नाही तर जे लोक आमच्या वस्तीतून काढले गेले आहेत तू सुद्धा त्यांच्यात सामील होऊन राहशील त्यानं सांगितलं तुमच्या कृत्यानं जे लोक कुढत आहेत त्यांच्यात मी सामील आहे हे पालन करत्या मला आणि माझ्या कुटुंबियांना यांच्या अपकृत्यापासून मुक्ती दे सते शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सर्व कुटुंबियांना वाचवलं एका म्हातारीला बघून की जी मागे राहणाऱ्यांपैकी होती मग उरलेल्या लोकांना आम्ही नष्ट करून टाकलं आणि त्यांच्यावर वर्षवला एक वर्षाव अत्यंत वाईट होता तो वर्षाव तो त्या विलेल्यांवर कोसळला निश्चितच याच्यात एक निशाणी आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील المرسلين إذ قال لهم شعيب ألا تتقون إني لكم رسول أمين الله ऐकावाल्यांनी प्रेषितांना खोटं ठरवलं स्मरण करा जेव्हा शोएब अल इस्लामने त्यांना सांगितलं होतं काय तुम्ही भीत नाही मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे म्हणून तुम्ही अल्लाचं भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा أجر إن أجري إلا على رب العالمين मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याच मोबदल्याचा इच्छुक नाही माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे المفسدين माफी करा आणि कोणालाही घट्टी देऊ नका खऱ्या तराजून वजन करा आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी देऊ नका पृथ्वी तलावर उपद्रव पसरवत फिरू नका आणि त्याच अस्तित्वाचा भय बाळगा ज्यानं तुम्हाला आणि पृथ्वीच्या पिढ्यांना निर्मिला आहे त्यांनी सांगितलं तू केवळ एक जादूपीडित मनुष्य आहेस तू अन्य काही नाहीस केवळ एक मनुष्य आमच्या सारखा आणि आम्ही तर तुला अगदी खोटा मानतो जर तू खरा आहेस तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा पाड शुएब अल इस्लामनं सांगितलं माझा रब जाणतो जे काही तुम्ही करत आहात त्यांनी त्याला खोटं लेखलं तर ते शेवटी छत्रीवाल्या दिवसाचा प्रकोप त्यांच्यावर कोसळला وإن ربك لهو العزيز आणि तो फारच भयावह दिवसाचा प्रकोप होता निश्चितच यात एक निशाणी आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक मानणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील نزل ही सर्व जगांच्या रबकडून उतरवलेली वस्तू आहे हे घेऊन तुझ्या हृदयावर विश्वसनीय आत्मा उतरला आहे की जेणेकरून तू त्या लोकांमध्ये सामील व्हावास जे ईश्वराकडून त्याच्या निर्मितीला सामत करणारे आहेत अगदी स्पष्ट अरबी भाषेत आणि पूर्वीच्या लोकांच्या ग्रंथात सुद्धा हे मौजूद आहे गावाचे लोकांसाठी ही काही निशाणी नाही की आज बनी इस्राईल यहुदीचे विद्वान जाणतात परंतु यांच्या हट्टाग्रहाची स्थिती तर अशी आहे की जर याला आम्ही एखाद्या अरबेतर माणसावर जरी उतरवला असता आणि ही प्रासादिक अरबी वाणी त्यानं यांना पठण करून ऐकवली असती तरी सुद्धा यांनी मान्य केलं नसतं अशाच प्रकारे आम्ही या स्मरणाला गुन्हेगारांच्या हृदयात शिरवलं आहे